आपण येथे आहोत म्हणून कोणाला कळू द्यावं जर एखाद्या वेळी त्या लोकांचा हात आमच्यावर पडला तर बस दगडांनीच ठेचून ठार करतील अथवा बळसबरीनं आम्हाला आपल्या धर्मात परत नेतील आणि असं घडलं तर आम्ही कधीही सफल होणार नाही अशा प्रकारे आम्ही शहरवासियांना त्यांच्या स्थितीबद्दल माहिती दिली जेणेकरून लोकांना कळावं की अल्लाचं वचन सत्य आहे आणि असं की कायमतची घटका निसंशय आल्या वाचून राहणार नाही पण जरा कल्पना करा की जेव्हा विचार करण्यासारखी गोष्ट खरोखर अशी होती त्यावेळी त्या आपापसात याबद्दल भांडण करत होते की यांच्या यांच्या बाबतीत काय केलं जावं काही लोकांनी सांगितलं यांच्यावर एक भिंत उभारा यांचा रबज यांचा मामला बेहतर जाणतो पण जे लोक त्यांच्या मामल्यात प्रभावी होते त्यांनी सांगितलं आम्ही तर यांच्यावर एक प्रार्थनागृह बनवू سيقولون ثلاثة رابعهم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 की ते सात होते आणि आठवा त्यांचा कुत्रा होता सांगा माझा रबच बेहतर जाणतो की ते किती होते थोडेच लोक त्यांची खरी संख्या जाणतात म्हणून स्थूल चर्चेपेक्षा अधिक त्यांच्या संख्येसंबंधी लोकांशी विवादही करू नका आणि त्यांच्या संबंधी कोणाशी काही विचारू देखील नका आणि पहा कोणत्याही गोष्टीविषयी कधीही असं म्हणत जाऊ नका की मी हे काम उद्या करून टाकेन तुम्ही काहीही करू शकत नाही याखेरीज की अल्लानेच इच्छा करावी जर विस्मरणानं असली गोष्ट तोंडातून निघाली तर लगेच आपल्या रबची आठवण करा आणि म्हणा आशा आहे की माझा रब याबाबतीत सन्मार्गाच्या अधिक जवळच्या गोष्टीकडे माझं मार्गदर्शन करेल आणि ते आपल्या गुहेत तीनशे वर्ष राहिले आणि काही लोक कालगणनेत नऊ वर्ष पुढे गेले आहेत तुम्ही म्हणा अल्लाह त्यांच्या मुक्कामाचा कालावधी अधिक जाणतो आकाशाचे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 आहे आणि ज्याची कार्यपद्धती न्यूनाधिक्यावर आधारलेली आहे स्वच्छ सांगून टाका हे सत्य आहे तुमच्या रबकडून आता ज्याची इच्छा असेल मान्य करावं आणि ज्याची इच्छा असेल त्यानं नाकारावं आम्ही इन्कार करणाऱ्या जालिमांसाठी एक अग्नी तयार ठेवला आहे ज्याच्या ज्वालांनी त्यांना वेढून घेतला आहे तेथे जर ते पाणी मागतील तर अशा पाण्यानं त्यांचं आतिथ्य केलं जाईल जे तेलाच्या गाळासारखं असेल आणि त्यांचं तोंड होरपळून टाकेल निकृष्टतम पेय पदार्थ आणि अत्यंत वाईट विश्रांती स्थान उरले ते लोक जे मान्य करतील आणि सत्कृत्य करतील तर निश्चितच आम्ही सत्कृत्य करणाऱ्या लोकांचा मोबदला वाया घालवत नसतो त्यांच्यासाठी सदाबहार स्वर्ग आहेत ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील तेथे ते सुवर्ण कंकणांनी विभूषित केले जातील तलम रेशम आणि भरजरी आणि साठींची हिरवी वस्त्र ते परिधान करतील आणि उच्चासनावर तक्के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 बाबतीत जुलमी बनून म्हणू लागला मला वाटत नाही की ही दौलत कधी नष्ट होईल आणि कायमची घटका कधी येईल असंही मला वाटत नाही तथापि जर एखाद्या वेळी माझ्या रबच्या हुजुरात मला परतवलं गेलं तरी यांच्यापेक्षा अधिक वैभवशाली जागा मी जरूर प्राप्त करेन त्याच्या शेजाऱ्यानं बोलताना त्याला सांगितलं काय तू कुफर करतोस त्या अस्तित्वाशी ज्यानं तुला मातीनं आणि नंतर निर्माण केलं आणि तुला एक परिपूर्ण मानव म्हणून उभं केलं राहिलो मी तर माझा रब तर तोच अल्लाह आहे आणि मी त्याच्याबरोबर कोणाशी भागीदार करत नाही आणि जेव्हा तू आपल्या जन्नतीत प्रवेश करत होतास तेव्हा तुझ्या तोंडातून असं का निघालं नाही की जशी काही अल्लाची इच्छा त्याच्याशिवाय अन्य कोणीही शक्ती नाही जर तुला मी संपत्ती आणि संततीत तुझ्यापेक्षा कमी आढळत आहे तर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 زعمتم فدعوهم فلم يستجيبوا لهم فدعوهم فلم يستجيبوا لهم وجعلنا بينهم موبقا ورأى المجرمون النار فظنوا أنهم مواقعوها ولم يجدوا عنها مصرفا मग काय करतील हे लोक त्या दिवशी जेव्हा की त्यांचा रब त्यांना म्हणेल की हाक मारा त्या विभूतींना ज्यांना तुम्ही माझे भागीदार समजून बसला होता हे त्यांचा धावा करतील परंतु ते त्यांच्या मदतीला येणार नाहीत आणि आम्ही त्यांच्या दरम्यान विनाशाचा एकच खड्डा सामायिक करून टाकू सर्व अपराधी त्या दिवशी अग्नी पाहतील आणि समजून घेतील की आता त्यांना त्यात पडायचं आहे आणि त्यांना त्यापासून वाचवण्यासाठी कोणतंही आश्रयस्थान मिळणार नाही ولقد صرفنا في هذا القرآن للناس من كل مثل وكان الإنسان أكثر شيء جدلا وما منع الناس أن يؤمنوا إذ جاءهم الهدى ويستغفروا ربهم إلا أن تأتيهم سنة الأولين إلا أن تأتيهم سنة الأولين أو يأتيهم العذاب قبلاً आम्ही ह्या कुराणात लोकांना तऱ्हेतऱ्हेनं समजावलं परंतु मनुष्य फारच भांडखोर ठरला आहे त्याच्यासमोर जेव्हा मार्गदर्शन आलं तेव्हा ते मान्य करणं आणि आपल्या रबच्या हुजुरात याचना करण्यापासून त्यांना बरं कोणत्या गोष्टीनं रोखलं याशिवाय अन्य काहीच नाही की ते प्रतीक्षेत आहेत की त्यांच्याबरोबर तसंच काही व्हावं जसं पूर्वीच्या लोकसमूहाबरोबर घडलं आहे अथवा असं की त्यांनी प्रकोप समोर येताना पाहावं وما نرسل المرسلين إلا مبشرين ومنذرين ويجادل الذين كفروا بالباطل ليدحضوا به الحق واتخذوا آياتي وما أنذروا هزوا पैगंबरांना आम्ही या कामाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही उद्देशानं पाठवत नसतो की त्यांनी खुशखबरी आणि तंबी देण्याची जबाबदारी पार पाडावी पण काफिरांची स्थिती अशी आहे की ते असत्याची शस्त्र घेऊन सत्याची फजिती उडवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांनी माझ्या आयतींना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 वस्तुत त्यानं कुणाचा खून केला नव्हता हे कृत्य तर आपण फारच वाईट केलं